फक्त माझ्या पसंतीचंच गावना हा महाराज माझ्या पसंतीचंच गावना भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा गावा Ah का

पाढी हा कुंडलिका पाढ़ी हा कुंडा पाढ़ी ಮೈ ಸಾತು ಪಾಡುತ್ತೀರಾ